रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे बेताबी किससे मुलाकात होनी है का कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक भैया ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया नमस्कार मित्रांनो मी शीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मित्रांनो आजचा विषय आहे सफलतेची चाबी दृढता पूर्ण जगाला वेळ लावणारा एकच शब्द आहे आणि तो म्हणजे सफलता बघा हा चमत्कारी आणि चुंबकीय शब्द आहे खरंच या विशाल विश्वात सफलतारूपी चुंबकाकडे आज सर्वजण आकर्षित आहे पूर्ण जग या चुंबकाला चिटकलेलं आहे मग ते धनवान असो की बुद्धिवान बलवान असो की रूपवान गुणवान असो की विद्वान हा प्रत्येक व्यक्ती सफलतेचा दिवाणा आहे आणि सफलता मिळवण्यासाठीच जीवनाचे रान करत असतो रात्रंदिवस मेहनत करून यशस्वी होण्याचे स्वप्न रंगवत असतो परंतु मित्रांनो कधी कधी राब राब राबूनही रक्ताचे पाणी करूनही यश हाती लागत नसेल केलेल्या मेहनतीवर पाणी फिरत असेल पावलोपावली अपयशाचे तोंड पाहावे लागत असेल तर आपण खूप निराश होतो यशाची लक्षणं दिसत नसतील आणि मनोवांछित परिणाम होत नसतील तर नैराश्य येणं हे सर्वांचं ठरलेलं अशात कार्य चीज झाले नाही कर्माचे मोल मिळाले नाही तर आपण उदास होतो नाराज होतो दुःखी होतो कधी कधी अपयशाला घाबरून जीवनालाच संपवण्याचे कामं आज बरेच जण करतात परंतु हे योग्य नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा होणारी हार किंवा असफलतेचे मूळ कारण आहे आणि ते म्हणजे दृढतेची कमी दृढता जर असेल तर कुठलेही कार्य सफल होते हे निश्चित आहे जिथे दृढता आहे तिथे सफलता आहेच मग ते कार्य कोणतेही असो लक्ष कितीही छोटे किंवा मोठे असो परंतु दृढतेशिवाय यशाचे गौरी शिखर कोणालाच गाठता येत नाही मित्रांनो आपल्याला वाटते की कर्म केल्या केल्या तत्काळ फळ मिळालं पाहिजे चुटकी वाजवल्याबरोबर फळ मिळालं पाहिजे परंतु यश प्राप्तीची वाट नेहमी साधी सोपी सरळ आणि सुलभ असते असे नाही तरीही उतावीळ न होता दृढतेला सोबत घेऊन कर्माचा दीर्घ दुष्कर प्रवास केल्यानेच यश हाती लागते मित्रांनो सुख दुःख निंदा स्तुती नफा तोटा जय पराजय यश अपयश हे एकमेकाचे पूरक घटक आहेत कर्माच्या नियमानुसार जसं रात्रीनंतर पहाट होते अगदी तसंच यशानंतरच अपयश व पुन्हा यश या कार्याचे परिणाम मिळत असतात अशा वेळी प्राप्तीसाठी दृढतेने वाट पाहणे श्रेयस्कर आहे अपयशातून निपजलेल्या निराशेच्या काळकुट्ट अंधारातून दृढतेच्या प्रतापानेच सफलतेची स्वर्णिम सकाळ संभव होऊ शकते आणि दारामध्ये यशाचा प्रकाश पडू शकतो मित्रांनो दृढतेच्या शक्तीनेच तर दुष्कर असंभव कार्यसुद्धा सहज सुलभपणे संभव होऊ शकतं म्हणून पुन्हा पुन्हा मिळालेल्या अपयशाने हार मानून बसू नका त्यातूनही काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं उतावीळ न होता आळस त्यागून निरंतर मेहनत करत राहायला पाहिजे कोणतेही काम केल्या केल्या तर तत्क्षणी लगेचच फळ मिळाय मिळायलाच हवे असा अटहास न करता हाती घेतलेले कार्य मध्येच सोडता कामा नये मित्रांनो आपल्या धर्मग्रंथामध्ये गीतेमध्ये सांगितलेले आहे निष्काम कर्माची महती जाणून कार्याच्या फळप्राप्तीची इच्छा न बाळगता सतत कार्यात मग्न राहावे अखेर विषय विषम परिस्थितीतही सहज प्रयत्न करणाऱ्यालाच सफलता मिळते खरी तर हीच दृढता आहे जोपर्यंत लक्षापर्यंत पोहोचता येत नाही तोपर्यंत कार्य करीत राहणे दृढता आहे अडथळ्यांना न जुमानता सदैव उमंग उत्साहाने भरपूर होऊन कोणतीही किंमत मोजून कार्य पूर्ण करणे दृढता आहे लक्षावर एकाग्र होऊन मनी घेतलेले ध्येय पूर्ण करणे म्हणजे दृढता आहे दृढ इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी होणाऱ्या सफलतम विश्वविख्यात रशियन लेखक आपल्या सर्वांना माहीत असतील मित्रांनो त्यांचा खूप सुंदर अनुभव या ठिकाणी मला वर्णन करावासा वाटतो बघा मॅक्सिस गो गोरकी यांची दृढता आपण या ठिकाणी पाहणार आहोत मॅक्सिस गोरकींच्या दृढतेची ही कहाणी खूप मोलाची शिकवण देणारी आहे मित्रांनो गोरकीचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला आणि खूप वाईट विकट परिस्थितीमुळे वडिलांची इच्छा होती की मुलाने काम करून पैसे कमवावेत परंतु गोरकीला शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे गोरकीचे मन नेहमी अभ्यासातच जास्त असायचे तेव्हा वडिलांना वाटत असायचं की पैसे कमवण्याऐवजी हा मुलगा नुसताच फालतू उद्योग करतो कारण फक्त अभ्यास केल्याने पैसे मिळणार नव्हते गोरकीस पुस्तक वाचताना पाहिले की त्यांचे वडील त्यांची ताळपायाची आग मस्तकाला जायचे आणि गोरकीला इतके मारायचे आणि त्यामुळे गोरकीची जी शिक्षणाची इच्छा आहे ती आणखी द दृढ होत गेली इच्छा असेल तर मार्ग दिसेल ह्या म्हणीप्रमाणे त्यांना मार्ग मिळाला एका रद्दीच्या दुकानात गोरकीला काम लागले आणि वडिलांनाही दाम मिळाले आणि ते कामही गोरकीच्या फायद्याचे कामातून वेळ मिळताच गोरकी काय करायचा फाटलेले पुस्तक वाचायचा ते वाचण्याचा प्रयत्न करायचा वाचता तर येत नसायचे आणि शिक्षकाविना पुस्तक वाचणे इतके अवघड जायचे त्याला कारण शिक्षण घेण्यासाठी शिक्षकाकडे जायला त्याला कुठं वेळ होता परंतु हार न मानता दृढ प्रयत्न करत ग्राहकांना विचारून विचारून आधी तो अक्षर शिकला नंतर शब्द शिकला आणि शेवटी गोरकी वाक्य वाचणे आणि लिहिणेसुद्धा शिकला आणि एक दिवस अशी वेळ आली की गोरतीने इतका सुंदर लेख लिहिला आणि तो लेख त्याने प्रकाशकाकडे पाठवला तो प्रकाशक त्याने ते लेख वाचल्यानंतर त्याचे पत्र गोरकीला आले आणि ते पत्र वाचून गोरकीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते आनंदाचे कारण त्या प्रकाशकाने फक्त त्याचे कौतुकच केलेले नव्हते तर ते लेख प्रकाशित करून बक्षिसाच्या रूपात पैसेही पाठवले होते रद्दीच्या दुकानात काम करणाऱ्या गोरकीने आई नामक विश्वप्रसिद्ध एक पुस्तक लिहिलं आणि जगातील महान लेखकामध्ये आपले नाव नोंदवले मित्रांनो ही होती गोरकीच्या दृढतेची कमाल मित्रांनो दृढते मुळे आपण असंभवही संभव करू शकतो खरे तर दृढता ही सफलतेची चाबी आहे दृढता ही करिश्मा ही छडी आहे जे असंभवला संभव करते मित्रांनो या गुणाला धारण करणारा असमर्थसुद्धा समर्थ बनू शकतो हा असा चमत्कारी गुण आहे जो शक्तीहीन व्यक्तीसुद्धा सर्व शक्तिवान आणि निर्बलसुद्धा बलवान बनू शकतो शुभचिंतक मित्राप्रमाणे हिंमतहीन व्यक्तीस आत्मविश्वास बनवण्यात दृढ मोलाचे काम हा गुण करतो निराशा हताशा उदाशी अशासारख्या मनोरोगावर दृढतेची दवा एक औषधाचीच काम करते मित्रांनो वारंवार होणारी हार आणि सतत मिळणाऱ्या अपयशाला यशात बदलणारा दृढता हा रामबाण उपाय सिद्ध होतो दृढतेने आंतरिक शक्ती सहज जागी होते व्यक्ती अनुभवाचा धणी बनतो मित्रांनो कार्य कोणतेही असो मग साधनेचे आराधनेचे कोणतेही असो ते दृढते विना शक्य नाही मित्रांनो रामायणामध्ये सुद्धा एक सुंदर प्रेरक उदाहरण मला या ठिकाणी आठवतं प्रजेने कलंक लावल्यावर सुद्धा सीतेने दृढतेने वनवास भोगला बदला न घेता क्षमा करून दृढतेच्या शक्तीनं प्रजेला पश्चाताप करण्यास भाग पाडले गौतम बुद्धाने चंचल मनाला दृढतेने वश केले व ज्ञानाचे महान मर्म जाणून महात्मा बनले महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिशनने नऊशे नव्याण्णव वेळा विजेचा बल्ब बनवण्यास असफल झाले तरीसुद्धा हजारव्या वेळी दृढतेने प्रयोग करून बल्ब बनवण्यास ते सफल झाले मित्रांनो महात्मा गांधींनी सुद्धा दृढ अहिंसात्मक आंदोलनाने दीडशे वर्षाच्या ब्रिटिश साम्राज्याला हलून काढले व दृढ सत्याग्रहाच्या प्रतापाने भारत मातेस निर्दयी इंग्रजापासून स्वतंत्र केले म्हणून मित्रांनो दृढता कोणतेही कार्य संभव करू शकते पतंगाचा दोरा ताणून ताणून पतंग आकाशात उडवता येत नाही कधी कधी ढिलही द्यावी लागते तेव्हाच पतंग हवेच्या हेलकाव्यांना दृढतेने तोंड देत गगनात उंच उडतो मित्रांनो ज्याप्रमाणे युलेशी अंकुरलेले बीज विषम वातावरणाशी दृढतेने संघर्ष करतं आणि विशाल वटवृक्ष बनून गोड फळं देतं मित्रांनो छोटीशी मुंगी भिंतीवरून किती वेळा घसरते पडते घसरते पडते परंतु एक दिवस मात्र ती चढण्यामध्ये यशस्वी होते एकाच जागी पडलेल्या दगडाला सेंदूर फासलेला जो दगड आहे तो एकाच ठिकाणी राहिल्यामुळे पूजनीय बनतो म्हणून म्हटले जाते प्रयत्नांती परमेश्वर बघा मित्रांनो जागोजागी खड्डे करून विहीर खणता येत नाही परंतु एकाच ठिकाणी दृढतेने विहीर खणली तर त्या ठिकाणी पाणी लागू शकते म्हणून कधीकधी धीर धरला प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अवघड असंभव गोष्टीही दृढतेने साकार होतात म्हणून म्हटले जाते वाळूचे कण रगडिता तेलही गळे मित्रांनो समस्या सोडवताना सुटत नसेल तर कधी संशयाने बुद्धी गांगरते मग माणूस कधीकधी स्वतःला तर कधी आपल्या भाग्याला दोष देत असतो सफलतेच्या अगदी जवळ पोहोचूनही अस सफलताच मिळाली तर कधीकधी आपण माघार घेतो परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा चाब्यांच्या गुच्छातील अनेक चाब्या लावूनही कुलूप उघडत नसेल तर निराश होऊ नका कारण चाब्यांच्या गुच्छातली शेवटची चाबी ही कुलूप उघडू शकते म्हणून मित्रांनो शेवटचा एकही चान्स सोडला नाही पाहिजे अंतिम क्षणापर्यंत दृढ राहिलो तर यश हे अवश्य मिळते हेच सांगणारा एक प्रेरक प्रसंग मला या ठिकाणी आठवतो एकदा अमेरिकेच्या कोलरेडो येथे सोन्याच्या खाणी मिळाल्या तेव्हा पूर्ण अमेरिका कोलरेडोकडे धावत सुटली सर्वत्र बातम्या पसरल्या की थोडीशी जमीन घ्या आणि भरपूर सोने मिळवा हे ऐकून लोकांनी जमिनी विकत घेतल्या आणि एका करोडपतीने तर आपली सर्व संपत्ती विकून तो आखा पहाडच घेतला मोठ्या मोठ्या यंत्रांनी खोदकाम केलं परंतु सोन्याचा पत्ताच लागेना तेव्हा तो निराश होऊन करोडपतीने ते काय केलं वर्तमानपत्रात यंत्र आणि पहाड विक्रीची जाहिरात दिली त्याला वाटले कोण वेळा हे पहाड घेईल पण खरेदीसाठी एक व्यक्ती तयार झाला आणि करोडपतीला म्हणाला मी घेतो तुझी ती पहाड आणि पूर्ण यंत्र करोडपतीला म्हणावेसे वाटले की बाबरे माझ्यासारखा वेडेपणा तू करू नकोस मी एवढी संपत्ती विकून ही जमीन घेतली पण मी इथं हरलो पण हे त्याला सांगा ना तरी ही पहाड विकल्यावर करोडपतीला राहवले गेले नाही आणि तो म्हणाला जो त्याची जमीन घेत होता त्या व्यक्तीला म्हणाला मी हा पहाड घेऊन बरबाद झालो पण तुम्ही हा वेडेपणा करताय तेव्हा घेणारा म्हणाला काय माहीत तुम्ही जिथपर्यंत खोदले ना तिथपर्यंत कदाचित सोने नसेल परंतु त्याच्या पुढे जर सोने लागले तर हे तुम्ही ठामपणे कसे म्हणू शकता की सोने नाही तेव्हा करोडपती निरुत्तरित झाला आणि झाला काय चमत्कार मित्रांनो पहिल्याच दिवशी एक फूटभर खोदल्या खोदल्या सोन्याची खाण सुरू झाली हे पाहून करोडपतीला इतके दुःख झाले आणि तो खूप पश्चाताप करायला लागला रडायला लागला परंतु त्याला म्हणायला लागला बघा तुमचे भाग्य किती मोठे विकत घेणारा म्हणाला की भाग्य नाही रे माझा दृढ विश्वास मोठा जर कर्मावर दृढ विश्वास ठेवून आपण कोणतेही कर्म दृढतेने केले आणखी फुटभर तू खोदला असतंस ना तर तुलाही ही पश्चाताप करायची वेळ आली नसती म्हणून एका हिंदी कवीने म्हटलेले आहे लहरों से डरकर नौका पार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कि कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती म्हणजेच अपयशाच्या लाटांना घाबरून समस्यांचा सागर पार करता येत नाही तसेच दृढपणे संघर्ष केल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही व जय जयकारही होत नाही मित्रांनो पान बुड्या कित्येकदा सागरातून खाली हात परततो तो बुडी घेतो वर येतो बुडी घेतो वर येतो परंतु दृढतेने बुड्या मारत कधी ना कधी मोती जरूर आणतो भित्रा बनून कर्मक्षेत्रामधून फळ काढण्यापेक्षा भित्रा बनून कर्मक्षेत्रामधून फळ काढण्यापेक्षा दृढतेचे ब्रह्मास्त्र हाती घेऊन ईश्वरावर दृढ विश्वास आणि स्वकर्मावर दृढ निश्चय ठेवून उमंग उत्साहाने संकटांना धैर्यतेने तोंड देत दृढ पुरुषार्थाचे पाऊल पुढे टाकत गेलो तर आकाशातले तारे तोडणे ही अवघड असंभव नाही कारण दृढता ही यशाची म्हणजे सफलतेची चाबी दृढता आहे मित्रांनो नमस्कार उद्या भेटूया एक सुंदर आपण चर्चा करत असताना आपण भेटूया वेगवेगळ्या विषयावरती ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे बेताबी किससे मुलाकात होनी है जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक भैया यूं ही चला चल रहा है यूं ही चला चल रहा है कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया